सत्य प्रेम आणि छोट्या चुकांनी शिकवलेला मोठा धडा प्रिय वाचक हो या हृदयस्पर्शी कथेत तुम्हाला प्रेमाने सामावून घेण्यासाठी मी इथे तुमची वाट पाहत उभा आहे चला आज एका छोट्या मुलाच्या निरागस चुकांमधून जन्मलेल्या मोठ्या सत्याची आणि आई मुलाच्या नात्यात उमललेल्या विश्वासाची ही सुंदर प्रवासगाथा ऐकूया ही गोष्ट आहे त्या क्षणांची जेव्हा भीती मनात घर करते चूक हातून घडते पण सत्य बोलण्याचं धाडस नात्यांना नव्या उबेत बांधून ठेवतं साध्या घरातील साधी घटना पण तिच्यात लपलेला धडा मात्र आयुष्यभर लक्षात राहणारा या गोष्टीच्या ओळीओळींतून तुम्हाला घराची ऊब जाणवेल चूक मान्य करण्याचं सौंदर्य दिसेल आणि प्रेमाने दिलेल्या क्षमतेत किती मोठा अर्थ दडलेला असतो हे कळून येईल चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंक सोबत या भावनिक आणि प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात करूया घर कुटुंब आणि खरेपणाची ऊब प्रत्येक घरात चुका होतात वस्तू फुटतात आवाज वाढतो कधीकधी मनही दुखतं तरीही एका नात्याला मजबूत ठेवणारं खरं गुपित एकच असतं सत्य पुण्यात राहणाऱ्या एका साध्या प्रेमळ कुटुंबातील छोट्या मुलाची आदित्यची ही गोष्ट एक अशी घटना ज्यात छोटीशी चूक आणि मोठं सत्य यांनी आई मुलाचं नातं आणखी सुंदर बनवलं दुपारची शांतता घरातली ऊब आणि आदित्यचा खेळ पुण्यातली त्या दुपारची वेळ खिडक्यांमधून हलकं ऊन घरात पसरलं होतं स्वयंपाकघरातून येणारा वर्णाचा सुगंध घरभर फिरत होता हॉलमध्ये आदित्य एकटाच चेंडू घेऊन खेळत होता आईने शंभर वेळा सांगितलं होतं अद्या घरात चेंडूने खेळू नको रे काहीतरी फुटेल पण मुलांच्या खेळातल्या आनंदाला कोणतं वाक्य थांबवू शकतं का त्याच्या डोळ्यांत चमक ओठांवर हसू आणि हातात चेंडू इतकंच त्याला दिसत होतं अचानक घडलेला आवाज सर्व काही थांबलेलं खेळता खेळता त्याने चेंडू जरा जोरात फेकला चेंडू हवेत फिरत गेला आणि धडाक्क आईच्या आवडत्या टेराकोटाच्या फुलदाणीचा काच फुटण्याचा किरकिर आवाज घरभर पसरला क्षणभर घरातली हवा जणू थांबली आदित्यची नजर फुलदाणीच्या तुकड्यांवर खेळली त्याचे हात थरथरू लागले त्याला स्पष्ट आठवलं ही फुलदाणी आईने तिच्या आईच्या आठवणीत विकत घेतली होती मनातील भीती अपराधीपणा आणि संघर्ष त्याच्या डोळ्यांत पाणी जमा होत होतं मनात प्रश्नांची गर्दी आय खूप रागावेल का मी सांगू का की लपवू चूक झाली पण सांगितलं तर काय होईल क्षणभर त्याला वाटलं मी खोटं सांगतो पण लगेच आईने नेहमी सांगलेले शब्द आठवले अद्या चूक मोठी नाही पण खोटं बोलणं हुकमी मोठं असतं या शब्दांनी त्याच्या छोट्या मनाला धाडस दिलं सत्य सांगण्याचा क्षण नाजूक पण धैर्यपूर्ण तो हळूच स्वयंपाकघरात गेला आई भाजी परतत होती चुलीचा मंद आवाज आणि भाजीचा सुगंध पण आदित्यच्या मनात भीती वाढतच होती थरथरणाऱ्या आवाजात तो म्हणाला माझ्याकडून चूक झाली मी चेंडूने खेळत होतो आणि फुलदाणी फुटली एकदम शांतता त्याच्या डोळ्यांतून एक थेंब अश्रू गालावर येऊन थांबला आईची अनपेक्षित प्रतिक्रिया राग नव्हे प्रेम आईने त्याच्याकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावरचा अपराधीपणा भीती आणि सत्य मान्य करण्याचं धाडस पाहून तिचं मनच वितळलं ती त्याच्याजवळ आली खाली बसली त्याच्या गालावरचा अश्रू पुसला आणि शांत मृदू आवाजात म्हणाली अद्या फुलदाणी महत्वाची नाही रे तू इतकं धाडस करून सत्य सांगितलंस तेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं आहे आदित्य आईच्या मिठीत शिरला त्याच्या मनातली संपूर्ण भीती क्षणात विरघळून गेली आईने हलकसं हसत सांगितलं पुढच्या वेळी फक्त थोडं जपून बस आयुष्यभरासाठी शिकलेला धडा त्या दिवसापासून आदित्यनं एक गोष्ट पक्की केली चूक झाली की लगेच सांगायचं लपवायचं नाही त्या छोट्याशा सत्याने आई मुलाच्या नात्यातला विश्वास आणखी खोल झाला त्याने शिकलेलं तत्व आयुष्यभर त्याच्यासोबत राहिलं सत्य नात्यांना मजबूत करतं चूक मान्य करणं माणसाला मोठं बनवतं आणि प्रेमाच्या नात्यात खरेपणाचाच प्रकाश आवश्यक असतो निष्कर्ष घरं चुकांनी तुटत नाहीत पण खोट्यांनी तुटू शकतात ही गोष्ट फक्त आदित्यची नाही प्रत्येक घरात प्रत्येक मुलात प्रत्येक आईमध्ये असाच एक क्षण कुठेतरी लपलेला असतो आज प्रश्न फक्त इतकाच आपल्या घरात असं काही झालं तर आपण राग करणार की आदित्यच्या आईसारखं प्रेम देणार सत्याला मिठी मारली की नातं कधीच तुटत नाही प्रिय मित्रांनो ही गोष्ट इथे संपते पण तिचं सांगणं अजूनही मनात हलकंसं गुणगुणत राहतं कधीकधी जीवनातल्या छोट्या क्षणांतून छोट्या चुका आणि छोट्या धाडसांतून मोठ्या शिकवणी उलगडत जातात आदित्यसारखं आपणही अनेकदा भीती अपराधीपणा किंवा गैरसमज यांच्या ताणात अडकतो पण सत्य बोलण्याचं धाडस केलं की मन हलकं होतं नात्यांचा श्वास पुन्हा जिवंत होतो आणि प्रेमाची ऊब नव्यानं पसरते कदाचित तुम्हालाही अशा एखाद्या क्षणाची आठवण आली असेल जिथं सत्य बोलून एखादं नातं वाचलं होतं किंवा कुणाच्या प्रेमाने तुमची चूक माफ झाली होती तुमचे असे अनुभव तुमच्या भावना तुमचं मन खाली कमेंटमध्ये जरूर सांगा मला खरंच आवडेल तुमचं ऐकायला आपलं काळजी घ्या लवकरच नव्या पोस्टमध्ये पुन्हा भेटू एफ ए क्यू कथेबाबत वाचकांच्या मनातील महत्त्वाचे प्रश्न आदित्यला सर्वात जास्त भीती कशाची वाटत होती आदित्यला आई रागावेल या भीतीने सर्वात जास्त घाबरलेला होता त्याला वाटत होतं की फुलदाणी फुटल्यामुळे त्याला शिक्षा मिळेल दोन फुलदाणी आदित्यच्या आईसाठी इतकी महत्वाची का होती ती फुलदाणी तिच्या आईची आठवण म्हणून ठेवलेली होती त्यामुळे तिचं भावनिक मूल्य खूप मोठं होतं तीन आदित्यने सत्य सांगण्याचा निर्णय का घेतला त्याला आईचं वाक्य आठवलं चूक मोठी नाही पण खोटं बोलणं हुकमी मोठं असतं या शब्दांनी त्याला धाडस मिळालं चार आईने रागावण्याऐवजी प्रेम का दाखवले आईला आदित्यच्या चेहऱ्यावर दिसणारा अपराधीपणा भीती आणि सत्य बोलण्याचं धाडस जाणवलं त्यामुळे तिने राग न करता प्रेमाने त्याला समजावलं पाच या गोष्टीचा मुख्य धडा काय आहे या गोष्टीचा मुख्य संदेश असा सत्य नात्यांना मजबूत करतं चूक मान्य करणं माणसाला मोठं बनवतं आणि खरेपणाचं नातं कधीच तुटत नाही गोष्ट किती समजली खालील प्रश्नांची उत्तरे द्या तुमच्या मते आदित्यने चूक लपवली असती तर काय झालं असतं दोन आईने रागावलं नाही हे तुम्हाला योग्य वाटलं का तीन तुम्हालाही कधी चूक मान्य करण्यासाठी धाडस करावं लागलं आहे का फो घरातल्या छोट्या चुका कशा हाताळायला हव्यात पाच या गोष्टीतील कोणता भाग तुम्हाला सर्वात जास्त भावला